योहान अध्याय चौदा तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत जागा नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्या जवळ घेईन यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हाला ठाऊक आहे थोमा येशूला म्हणाला प्रभू तुम्ही कोठे जात आहात हे आम्हाला ठाऊक नाही मग आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार येशूने उत्तर दिले मी मार्ग सत्य आणि जीवन आहे केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते आणि आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला पाहिले आहे फिलिप येशूला म्हणाला प्रभू आम्हाला पिता दाखवा एवढेच आमचे मागणे आहे येशूने त्याला म्हटले फिलिप्पा मी इतका वेळ तुझ्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे तर मग आम्हाला पिता दाखव असे तू कसे म्हणतोस मी पित्यामध्ये आहे व पिता मज मध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो मी पित्यामध्ये आहे व पिता मज मध्ये आहे असा विश्वास धरा नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करीन आणि त्यापेक्षा मोठी कामे करील कारण मी पित्याकडे जातो आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हाला दुसरा सहाय्य करता देईल यासाठी की त्याने तुम्हाबरोबर सर्व काळ राहावे सहाय्य करता हा सत्याचा आत्मा आहे जग त्याचा स्वीकार करू शकत नाही कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही पण तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो तो तुमच्यामध्ये वास करील मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही मी तुमच्याकडे येईन आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही परंतु तुम्ही मला पाहाल मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल त्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल की मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये आहे ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तो असा आहे की जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर पिता प्रीती करेल मी सुद्धा त्याच्यावर प्रीती करीन आणि स्वतःला त्याच्यासाठी प्रगट करीन मग यहुदा यहुदा इस्कोरियत नव्हे त्याला म्हणाला पण प्रभू तू आम्हासमोर स्वतःला का प्रगट करणार आहेस आणि जगासमोर का नाही येशूने उत्तर दिले जर कोणी माझ्यावर प्रीती करतो तर तो माझी शिकवण पाळील माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी शिकवण पाळणार नाही हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत मी तुम्हाजवळ राहत असतानाच तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो सहाय्य करता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल शांती मी तुमच्याजवळ ठेवतो माझी शांती मी तुम्हाला देतो जसे जग देते तशी शांती मी तुम्हाला देत नाही तुमची अंतकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका आणि भिवू नका मी जातो आणि तुम्हाकडे येणार आहे असे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे जर तुमची माझ्यावर प्रीती असती तर मी पित्याकडे जातो याबद्दल तुम्ही आनंद केला असता कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे मी तुम्हाला हे घडण्यापूर्वी सांगितले आहे यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही कारण या जगाचा अधिपती येत आहे तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही परंतु जगाने हे शिकले पाहिजे की मी पित्यावर प्रीती करतो आणि माझ्या पित्याने जी आज्ञा मला केलेली आहे नेमके तसेच मी करतो चला आता आपण निघूया